दिवस उगवला आणि भल्या सकाळीच लोक भेटायला वाड्यावर येऊ लागले दुर्मुखल्या चेहऱ्यानं चौकात येऊन बसू लागले भैरी ससान्यागत दादांची नजर त्यांच्यावरनं फिरू लागली आणि राहुनाना बोलवून घेऊन ते त्यांच्याशी एकांती म्हणाले राहुनाना गावावर धाक घालायला तर अंमलदाराचं येणं जाणं असायला पाहिजे राहुनाना मान हलवून म्हणाले होय येणं जाणं असायला पाहिजे त्यांचं येणं जाणं आलं की खाणं पिणं आलं होय खाणं पिणं आलं मग त्याचा खर्च कोणी करायचा रावणाला तोंडाकडे बघत राहिले आणि दादाने प्रश्न टाकला हे बघा फौजदार म्हणतात काय पाच हजार पाचशेची तजवीज होती का बघा काय सांगू त्यासनी कोडं घातल्या का दादाने विचारलं आणि रावणाला बोलले मी तरी काय सांगू तुम्हासनी दादा म्हणाले वरच्या लोकांची मर्जी सांभाळायची तर मलिदास आलायला पाहिजेच असं म्हणून ते बोलले या म्हटल्यावर फौजदार आलं का नाही आपण त्यांना मोकळ्या हातानं पाठवलं तर आपल्या हाकेला ते उद्या ओ देतील का मान डोलावून रावणांना बोलला खरं आहे खरं नव मग भीमगोंड समडोळ्या आणि भाऊ गेला सोडून दिलं तर असं म्हणता होय त्यांनी धरलं काय आणि सोडलं काय ते गरीब काय करणार आहेत आपलं ते बी खरंच म्हणा काय करतात ती मेंढराची अवलाद आहे त्यांची हक्कल त्यांच्या मागणं जायची आणि दादाने विचारलं मग किती पैसे देतात बघा लागत करून राहून अण्णाने विचारलं मी बघू म्हणता बघा की तुम्ही लोक भेटायला येतात म्हणून सांगितलं होतं ना पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहेत म्हणून तुम्ही सांगितलं असा की मान हलवून रावणांना म्हणाले बघतो काय जमतंय की रे हा बघा रावणांना निघून गेले एका तंद्रीतच ते बाहेर पडले भीमगौंड समडोळे आणि भाऊ अत्तिरगे यांची गावातच मुक्तता झाली गायकवाड किरणाना पवार दोन मांगारडी एवढ्या मंडळींना काढण्या लावून पेट्याला नेलं त्यांच्यावर चाप्टर केस भरण्यात आली आणि चार दिवसांनी गायकवाड आणि किरुणा पवार यांची जामिनीवर मुक्तता झाली साऱ्या गावात तंग वातावरण पसरलं ज्याच्या त्याच्या पोटात भीती पडली गावात एक नवा दरारा निर्माण झाला टाळू राखून आणि शेंबला सोडून लोक गावातनं फिरणार झाले डोक्यावरचा पदर टाकून सदऱ्याला बसणाऱ्या बाया बाहेर दिसेना झाल्या चावडी आणि वाडा या जुन्या वस्तूंबद्दल लोकांच्या मनात नवी भावना निर्माण झाली दाजीबा गायकवाड किरुनाना या गावातल्या बड्या धेंडांची इब्रट ढासळली गावात ठाण देऊन बसले फरारी लोक पसार झाले पिर्या धनगर तुरुंगात अडकला आणि नागू पैलवानही गावच्या आसपास कुठं दिसेना झाला हे सारे लोक गडप झाले आणि गोरगरिबांना एक प्रकारचा आधार वाटू लागला विस्कटलेली घडी पुन्हा बसत चालली चावडीच्या पटांगणात आडव्या बांबूला टांगलेल्या दोन गॅसबत्त्या झगमगत होत्या सार पटांगण माणसाने भरून गेलं होतं अंगावर चादरे घेऊन घोंगडे घेऊन माणसं तोंड पसरून बघत होती आणि गजरा जयसिंग कुलकर्णीची बैठक उभी राहिली होती दहाला सुरुवात झाली बैठक रात्र होईल तशी रंगत चालली होती डग्गा घुमत होता कडक खणखणत होतं पायातलं घुंगरू वाजत होतं चवळीची शेंग लचकत होती मुरडत होती मध्यान रात्र उलटली तरी माणसं झिंगून गेली होती रात्री दोन अडीजला खेळ मोडला फौजदारांना घेऊन दादा वाड्यावर आले आणि पाठोपाठ देवडीवरच्या नायकाला उठवून हरिबा जाधव आणि गोपाळ दारातनं आत गेले दादाने माडीवरूनच विचारलं का काल असा चौकात येऊन उभ्या राहिला संध्याने सांगितलं सरकार महाद्या कुळाचं डोळं काढलं दादा हजरले त्याचं काळीच उडू लागलं लटलट पाय कापू लागले आणि गादीवर पडलेले फौजदारी उठून बसले कापरे आवाजात त्याने विचारलं पाटील काय हो काय बातमी खाली न जाता दादा वरणच म्हणाले हरिबा जिना चढून वर असा हरिबा आणि गोपाळा जिना चढून वर आले देवडीवरचा नाईकही वर आला आणि हरिबा सांगू लागला आम्ही इकडं जाजम गोळा करत होतो येताना बत्त्या उचलून अशा आत नेलेल्या आम्ही आमच्या तापत्र्यात आत बाहेर करायला लागलोय आणि इरागतीला म्हणून कोळी असा मागच्या अंगाला गेला होता आणि एकाएकी आरडणं कानावर आलं कोण ओरडतंय म्हणून आम्ही धावून मागे गेलो तर भुईला पडून कोळी गडाबडा लोळाय लागलाय म्हटलं हे असं लोळाय का लागलाय खाली वाकून बघतो तर बुबळं बाहेर आलेली बघवत नाही सरकार एक मासा तळमळ्यागत फडफडायला लागलाय तडपडायला लागलाय हरिबा गप्प उभा राहिला दादाही बघत राहिले गादीवर बसले फौजदारी दगडासारखे बसून राहिले कुणाच्याच तोंडातनं शब्द निघत नव्हता सारे सुन्न होऊन ऐकत राहिले होते हरिबाचं बोलणं संपलं तरी ते तसेच बसून राहिले आणि न राहून गोपाळा म्हणाला सरकार काहीतरी विलास करायला पाहिजे स्वतःशी बोलावे तसे दादा बोलले आता काय विलास करायचा र कशाचा विलास आणि काय पुन्हा गोपाळ म्हणाला सरकार ताबडतोब त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे डोळे जाऊ द्यात पर त्याला आराम पडायला पाहिजे कुणी डोळा काढलं ते काय कळायला मार्ग नाही दादा म्हणाले बरं असू द्या तुम्ही चला खाली आणि त्यांच्या पाठोपाठ तेही जिना उतरून खाली गेले लोभाजी मानाजी परशुराम यांना उठवून म्हणाले आपली सारवट गाडी जोडा आणि लगोलग दवाखान्याला पेट्याला दवा तुम्ही बंदूक घ्या बरोबर आणि दोन संधी बी घ्या जोडीला नव्या काचा बसवलेली आणि नवा रंग दिलेली सारवट गाडी वाड्या हल्ली आणि दादा मागे फिरले जिन्याच्या पायऱ्या चढताना त्यांचे पाय भरून आले गावात फौजदार हजर असता माझ्या कोळ्याचे चावडी शेजारी डोळे फोडले ह्या बातमीनं दादा जरा हबकले पण पाय गाळून घरात न बसता त्याने जोरानं कंबर कसली आणि धाक घालायला सुरुवात केली पोलीस अंमलदार दरकदार वरचेवर गावात येऊ लागले चावडीच्या पटांगणात डोंबारनी कोल्हाटणी नाचू लागल्या आणि दादा पाटील बेदरकारपणे गाव झडपू लागले गावात काही झालं खिंडीत लुटमार झाली की कुणालाही धरून आणून चावडीत बसू लागले कधी कुणावर झाड येईल याचा गावाला थांग लागेना झाला आणि यमान रेड्यावर बसून यावं तसे दादा घोड्यावर बसून गावात फिरू लागले किरणाना पवार आणि दाजेबा गायकवाड यांचा नक्षाही उतरला होता महिना पंधरा दिवसाला तारखा पडत होत्या आणि पेट्याला हेलपाटे घालता घालता त्यांचा जीव बेजार झाला होता ते दोघेही दांडगेश्वर तुरुंगाच्या भीतीनं हबकून गेले होते त्यांचा तोरा असा कमी झाला होता आणि दादांनी वाड्यावरच परड्याच्या अंगाला एक तालीम उठवून दिली होती दादांचा धाकटा भाऊ परशुराम राहू नानांची तीन पोरं आबांचा मुलगा केशव महाद्या कोळ्याचा धाकटा भाऊ राहू आणि गावातली चार तरणी पोरं रोज वाड्यातल्या तालमीत सांज सकाळ घुमत होती वाड्याला भय राहिलं नव्हतं आणि गावाला केव्हा काय होईल याचा धर पोचत नव्हता तालमीत खेळणाऱ्या या पोरांना दादांची फूस होती मनाला वाटेल तेव्हा ती पेठेतल्या दुकानात जाऊन आपल्या हाताने खारीक बार खोबरं घेऊन खालू खाऊ लागली खारीक खोबऱ्याचा असा रतीब सुरू झाला आणि त्या पोरांच्या अंगावर भराभर मांस वाढू लागलं नुसती चटणी भाकरी खाणारी पोरांना ते खारीक खोबरं मानवू लागलं कृष्णाकाठाच्या जवारी खोंडागत त्यांच्या पाठीला पन्हाळी पडू लागली मानेवर मांस वाढून हिकडची गर्दन तिकडं होईना झाली दंड्यातल्या बेंडकुळ्या टरारून फुगत चालल्या एक एक गडी गोटीगत टम दिसू लागला ही पोरं अशी रोज तालमीत खेळायची पेठेत जाऊन खारे खोबरं खायची आणि उगवा गावातनं भटकून पुन्हा वाड्यावर येऊन पसरा पडायची असा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला आणि गावातले किरकोळ भांडण तांडले परस्पर त्यांच्या सल्ल्याने मिटू लागले पाटलांच्या कानांपर्यंत कागाळ येईना झाली दुहेरी चापात गाव पिळलं जाऊ लागलं एके दिवशी सकाळीच भाऊ वाणी पेठेतले आणखी चार दुकानदार बरोबर घेऊन वाड्यावर आला आणि हा सारा घोळका दादांच्या पुढे मान खाली करून उभा राहिला दादाने एकवार नजर फिरवली आणि विचारलं का रे बाबानो का लायसा भाऊ वाणी जरा पुढे झाला आणि वर न बघता खाली बसूनच म्हणाला दुकान बंद करायची वेळ आली या अगदी गळ्यापत्रू आलं म्हणून आलोय काय गळ्यापत्रू आले तुमच्या या तालमीतल्या पोरांपुढं काय करावं काय झालं आणि काय व्हायचं भंडावून सोडलंय ना मग भंडावून सोडलंय होय देवाला सोडल्या गोळीगती करायला लागल्यात कवाबी येत्यात आणि दुकानात घुसत्यात कसं करायचं एखादं मुकाट जनावर असलं तर त्याला निदानला हाकायला तर येतं या तसं त्याने हाकला येतंय काही त्याचा हात धरता येत धरा येतोय दादाने मिशीचं टोक गाळत विचारलं अशी तुझी तक्रार आहे म्हणतोस माझी एकट्याचीच नव्हं ह्या सगळ्यांची झळ पोचायला लागली आहे की बरं वाड्यावरची पोरं म्हणून काय बोलाय बी ना झालाय असं वय वय अवघड जागी दुखणं झाल्या का झालंय हो आणि त्यात त्यात काही आहे ती तशी आवा आवागल्यागत करतात की ती का करतात पण तुमच्या नावाला काळीमा लावायला लागल्यात ना म्हणजे बरोबर तुमचं नाव जायची पाळी आली हा दादाने हे ऐकून डोळे वटारले आणि ते भाडकन बोलले अरे जिबेला हाड हाय काय नाही तुझ्या तर सांभाळून बोल तसं नव उपद्रवच त्याने तसा दिलाय हो उपद्रव दिलाय होय दिवाळी निघायची पाळी आली आणि काय करायचं मग दागदा दादा एकदम गरजले अरे चार पोरं तालमीत घुमत्यात म्हणून वाण्या तुझं दुकान गावात राहिलंय काय समजलं काय बोलावयाची भाऊ वाण्याला पंचायत पडली वर बघायचं ते खाली बघत तो नुसता उभा राहिला आणि दादाने विचारलं नुसती चटणी भाकीर खाऊन तालीम करता येते का मग तालीम करू नये तालीम करू नये असं म्हणून दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि एकदम उसळले हरामखोर ढुंगणाखाली किती गटळ करून ठेवले रे तुझं आणि नागू पैलवानाचं काय संगनमत होतं त्यानं तिकडे डाका घातला की माल तुझ्या घरात येऊन पडत होता ना दागिने विचारायला कुठला सोनार घातला होता र वय तुमची अंडी पिंडी मला ठाऊक नाहीत असं वाटतंय वय का रे बोल की आता काय तसा थांग पत्ता लागू द्यायचा नाहीस गावात फौजदार आलं म्हणजे मग तुझ्या धोत्राचा कासुडा फिटल भाऊ आणि चाचा कापतू भरायला खाली झालेलं तोंड वर होईना झालं सगळ्यांच्या अंगात कापरा भरला आणि दादाने विचारलं आणि कुणाकुणाची तक्रार आहे कुणाचीच मान वर झाली नाही आणि कोणाच्या तोंडांना शब्द बाहेर आला नाही दादा थोडा वेळ वाट बघत राहिले आणि पुन्हा म्हणाले बोला की हाय का कुणाची तक्रार मुंडी हलवत सारे वाणी कपच उभे राहिले दादा हसले आणि म्हणाले मग जावाचा घरला अरे एवढा नफा खाता एवढं गबर झाला आहे आणि गावातलं चार पैरवान खारी खोबरं खात्यात म्हणून तक्रार घेऊन आला आहे अरे मनाची नाही ते नाही जनाची तर जरा हा आणि वर माझ्या नावाला काळिंब लागतोय म्हणून सांगत आलाय वय बघूया कोणाच्या नावाला बट्टा लागतोय बरं का भाऊ आणि आता जा घरला आणि सावकाश विचार कर या गोष्टीचा बघू देव बुद्धी देतो का तुला जावा जावा आता थांबू नका तो सारा घोळका चौकातनं बाहेर पडला आणि मातीला निघाल्यागत पेठेकडे निघाला